रसिक हो माझ्या अनेक लोकप्रिय भावगीत व भक्तिगीतांपैकी काही दुर्मिळ व निवडक गीते आणि त्यासंबंधीच्या अविस्मरणीय आठवणी मी आपल्याला सांगणार आहे शालेय व कॉलेजच्या शिक्षणामुळे मध्यंतरी बराच खंड पडला पण त्यानंतर एकोणीसशे मध्ये निघालेली माझी ध्वनिमुद्रिका सावळाचं रंग तुझा हे माझं सर्वात लोकप्रिय ठरलेलं भावगीत त्यावेळी मी सतरा वर्षांची होते विख्यात संगीत दिग्दर्शक श्री सुधीर फडके उर्फ बाबूजींनी माझ्याकडून दोन महिने तालीम करून घेऊन चार गाणी बसवली प्रत्येक जागान जागा गळ्यातून घोटून घेऊन त्यांचं समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एच एम एला माझं नाव सुचवलं परंतु एच एम एचे अधिकारी जरा साशंकच होते कारण माझी शास्त्रीय संगीताची मेहनत जास्त असल्यामुळे सुगम संगीतासाठी त्यांना माझा आवाज योग्य वाटत नव्हता परंतु केवळ बाबूजींच्या अत्यंतिक आग्रहामुळे ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि मग मात्र सारा रंगच फालटून गेला या गीताने मला अक्षरशः धवल कीर्तीच्या शिखरावर आरूढ केलं कुठल्याही मैफिलीत या गीताची फरमाईश झाली नाही असं कधीच झालं नाही परिणाम हा की चाळीस वर्षानंतर सुद्धा मॉरिशसमध्ये झालेल्या मराठी जागतिक परिषदेत रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी मला हे गीत गायला लावलं গোকুল